जय जय रघुवीर समर्थ श्रीराम श्री दासबोध दशक चौथा समास दहावा म्हणजे मुक्ती चतुष्टय याचा थोडक्यात आपण परिचय करून घेऊ या समासात समर्थांनी मृत्यूनंतर जीवाला त्याच्या कर्मानुसार ज्या विविध लोकांमधून स्वर्गलोक मृत्यूलोक आणि पाताळलोक याची यात्रा करावी लागते त्याचे भौतिक आणि भौगोलिक वर्णन केलेले आजच्या भूगोलाशी आणि विज्ञानाशी हे वर्णन मिळते जुळते नसल्यामुळे साधकाने त्याचा फार विचार करू नये श्री समर्थांनी पौराणिक ग्रंथाच्या आधारे हे सारे वर्णन लिहिले आहे यातील मुक्ती ही संकल्पना आपण आधी समजून घेऊ मुक्ती म्हणजे मोक्ष आणि बंधन असे दोन शब्द नेहमी वापरले जातात वासना हेच बंधन आहे तर वासना मुक्त होणे म्हणजेच मुक्ती भक्त टप्प्याटप्प्याने मुक्त होतो ज्या ठिकाणी भगवंताचा निवास आहे त्या ठिकाणी जन्म मिळावा आणि भगवंताची सेवा घडावी ही इच्छा ठेवून भक्त मरण पावल्यास त्याला भगवंताच्या लोकात पुनर्जन्म मिळतो याला सलोकता मुक्ती असे म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांच्या भक्त महाराजांच्या भक्ताला आनंदी जन्म मिळणे ही सलोकता मुक्ती होय भगवंताच्या भक्तीत लीन असताना आपण भगवंताच्या कुटुंबात जन्माला यावे अशा इच्छेने भक्ताचा देह पडला तर पुढच्या जन्मात त्याचा भगवंताशी नातेसंबंध प्रस्थापित होतो याला समीपता मुक्ती असे म्हणतात लक्ष्मण आणि भरत हे रामाचे बंधू म्हणून जन्माला आले हे मुक्ती होय भगवंत धर्म संस्थापनेसाठी रामाचे बंधू म्हणून जन्माला आले ही समीपता मुक्ती होय भगवंत धर्म स्थापनेसाठी जन्माला येतो संत सुद्धा भगवंताचे हे कार्य करण्यासाठी जन्माला येतात संख्यभक्तीपर्यंत पोहोचलेला साधक मृत्यूनंतर सम श्री समर्थ आणि तोकोबा यांच्याप्रमाणे धर्म संस्थापनेसाठी जन्माला येतो ती स्वरूपता मुक्ती होय सारे संत हे स्वरूपता मुक्तीची उदाहरणे आहेत इथे भक्ताला भगवंताचे स्वरूप प्राप्त होते वारंवार धर्म संस्थापना करूनही जग कुत्र्याच्या शेपटी सारखे वाकडेच आहे हे लक्षात आल्यावर भक्ताच्या मनातील जगासंबंधीची करुणासुद्धा नाहीशी होते व पुन्हा जन्माला न येण्यासाठी तो परब्रह्मात विलीन कायमचा विलीन होऊन जातो याला सायुज्य मुक्ती असे म्हणतात पहिल्या तिन्ही मुक्ती पूर्वजन्माला कारणीभूत ठरतात आणि सायुज्यता मुक्ती प्राप्त झाली की भक्ताला पुन्हा जन्म घ्यावाच लागत नाही पहिल्या तिन्ही मुक्तीत पुनर्जन्म असून त्याला मुक्ती म्हटली आहे याचे कारण हे की पुन्हा जन्माला येणे भक्ताच्या स्वाधीन असते शिवाय पुन्हा जन्माला येऊन भक्त इंद्रियांच्या पातळीवरील जीवन जगू इच्छित नाही त्याची भक्त फक्त भगवंताची भक्तीची व लोककल्याणाची वासना शिल्लक राहते सायुज्य मुक्तीमध्ये ही वासना देखील शिल्लक राहत नाही म्हणून तिला सर्वश्रेष्ठ मुक्ती असे म्हटले आणि हेच सर्व विवरण आपण ह्या समासात पाहणार आहोत श्रीराम मुळी ब्रह्म निराकार जे ते रूप अहंकार जो पंचभूताचा विचार ज्ञानदशिकी बोलिला श्रीराम तो अहंकार वायू स्वरूप तयावरी तेजाचे स्वरूप तया तेजाच्या आधारे आप अवर्णोदक दाटले श्रीराम तया अवर्णोदकाच्या आधारे धरा धरिली फणीवरे वरती छप्पन्न कोटी विस्तारे वसुंधरा हे श्रीराम इयेवरी परिग सागर मध्ये मेरू महाथोर दिक्पाल तो परिवार अंतरे वेष्टीत राहिला श्रीराम तो सुवर्णाचा महामेरू पृथ्वीचा तयाचा आधारू चौऱ्याऐंशी शस्त्र विस्तारू रुंदी तयाची श्रीराम उंच तरी मर्यादा वेगळा भूमीमध्ये सहस्र सोळा तया भोवती वेष्टीत पाळा लोकालोक पर्वताचा श्रीराम तया एलिप कडे हिमाचल जेते पांडव गळाले सकळ धर्म आणि तमाळ निळ पुढे गेले श्रीराम जेथे जावया मार्ग नाही मार्गी परतले महाअई शीत सुखे सुखावले तेही पर्वतरूप भासती श्रीराम तया एलीकडे शेवटी जाण बद्रिकाश्रम पद्र बद्रिका नारायण तेते ते महातापसी निर्वाण देहत्यागार्थ जाती श्रीराम तया एलीकडे बद्री केदार पाहून येती लहान थोर हैसा हा अवघा विस्तार मेरू पर्वताचा श्रीराम तया मेरू पर्वता पाठारी तीन शृंगे विषमहारी परिवारे राहिले तयावरी ब्रह्म विष्णू महेश श्रीराम ब्रह्मशृंग तो पर्वताचा विष्णुशृंग तो मर्गजा मर्गजाचा शिवशृंग तो स्फटिकाचा कैलास नाम त्याचे श्रीराम वैकुंठ नाम विष्णुशृंगाचे सत्यलोक नाम ब्रह्मशृंगाचे अमरावती इंद्राचे स्थळ खालते श्रीराम तेथे गंधर्व लोकपाळ तेहतीस कोटी देव सकळ चौदा लोक सुवर्ण चळ अंतरे वेष्टीत राहिले श्रीराम तेथे कामधेनूची खिल्लारे कल्पतरूचे वने अपारे अमृताची सरोवरे ठाई ठाई उचंबळती श्रीराम ते उदंड चिंतामणी हिरे परिसाची आखानी तेथे सुवर्णमये धरणी लखलखाय मान श्रीराम परम रमणीये पाकती किळा नवरत्नांची या पाषाण शिळा तेथे अखंड हरुष वेळा आनंदमय श्रीराम तेथे अमृताशी भोजने दिव्य गंधे दिव्य सुमने अष्टनायिका गंधर्व गायने निरंतर श्रीराम तेथे तारुण्य ओसरेना रोगव्याधी तरी असे चिना वृद्धाप्य आणि मरण येना सदा काळी श्रीराम तेथे एकाहुनी एक सुंदर तेथे एकाहून एक चतुर धीर उदार आणि शूर मर्यादा वेगळे श्रीराम तेथे दिव्य देह ज्योतिरूपे विद्युत ती सारिकी स्वरूपे तेथे यश कीर्ती प्रतापे सीमा ओ सांडिली श्रीराम ऐसे ते स्वर्ग भुवन सगळ देवांचे वस्तीस्थान तया स्थळांचे महिमान बोलिले जितुके थोडे श्रीराम तेथे ज्या देवाचे भजन करावे तेथे ते देवलोकी राहावे सलोकता मुक्तीचे जाणावे लक्षण ऐसे श्रीराम <clears throat> लोकी राहावे ते सलोकता समीप असावे ते समीपता स्वरूपची व्हावे ते स्वरूपता तिसरी मुक्ती श्रीराम देव स्वरूप झाला देई श्रीवत्स कौस्तभ लक्ष्मीनाई स्वरूपतेचे लक्षण पायी ऐसे असे श्रीराम सुकृत आहे तो भोगिती सुकृत सरताची ढकलून देती आपण देवते असती जैसे तैसे श्रीराम म्हणून तिने मुक्ती नाशिवंत सायुज्य मुक्ती ते शाश्वत तेही निरुपजेल सावचित ऐका आता श्रीराम ब्रह्मांड नासेल कल्पांती पर्वतासहित जळेल क्षिती तेव्हा अवघेच देव जाती मा मुक्ती कैशा देते श्रीराम तेव्हा निर्गुण परमात्मा निचळ निर्गुण मुक्ती तेही अचळ सायुज्य मुक्ती ते केवळ जाणीजे ऐसी श्रीराम निर्गुणी अनन्य असता तेने होय सायुज्यता सायुज्यता म्हणजे स्वरूपता निर्गुण भक्ती श्रीराम सगुण भक्ती ते चळे निर्गुण भक्ती ते न ते चळे हे अवघे प्रांजल कळे सद्गुरु केलिया श्रीराम इति संवादे गुरुशिष्यसंवादे चतुष्टये नाम चतुर्दशके दशम श्रीराम